ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्यायी सातवा मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदाच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन नारद म्हणतात दैत्यपुत्रांनी जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा भगवंताचे परमप्रेमी भक्त प्रल्हादाला मी सांगितलेल्या गोष्टीचे स्मरण झाले मंद हास्य करीत तो त्यांना म्हणाला प्रल्हाद म्हणाला आमचे वडील जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी मंदराचलावर गेले होते तेव्हा इंद्रादी देवानी दानवाशी युद्ध करण्याची फार मोठी तयारी केली ते म्हणू लागले की जशा मुंग्या सापाला खातात त्याचप्रमाणे लोकांना त्रास देणाऱ्या पापी हिरण्य कशपूला त्याच्या पापानेच खाऊन टाकले देवानी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे असे जेव्हा दैत्यांच्या सेनापतींना समजले तेव्हा त्यांचे साहस कमी होऊ लागले देवाकडून मार खाल्ल्यानंतर स्त्री पुत्र मित्र आपतेष्ट वाडे गुरेढोरे आणि इतर साहित्य यापैकी कशाचीही चिंता न करता भयभीत होऊन आपले प्राण वाचवण्यासाठी ते सर्वजण अतिशय लगबगीने जिकडे तिकडे पळून गेले आपला विजय व्हावा या हेतूने देवाने राजमहालात लुटालूट केली एवढेच काय इंद्राने माझी माता पटराने कायाधुला सुद्धा बंदी बनवली भीतीने व्याकुळ होऊन माझी माता टिटवीप्रमाणे रडत होती आणि इंद्र बळजबरीने तिला घेऊन जात होता दैवयोगाने देवर्षी नारद तेथून जात होते त्यांनी वाटेत माझ्या मातेला पाहिले ते म्हणाले देवराज ही निरपराध आहे हिला घेऊन जाणे योग्य नाही महाभागा या साध्वी परस्त्रीला ताबडतोब सोडून दे तेव्हा इंद्र म्हणाला देवद्रोही हिरण्य कशपूचे अत्यंत प्रभावशाली वीर्य हिच्या पोटात आहे प्रसूत होईपर्यंत ही माझ्या जवळ राहील बालक झाल्यावर त्याला मारून मी हिला सोडून देईन तेव्हा नारद म्हणाला भगवंताचा साक्षात परमप्रेमी भक्त आणि सेवक हिच्या गर्वात आहे तो अत्यंत बलवान आणि निष्पाप महात्मा आहे तू त्याला मारू शकणार नाहीस देवर्षी नारदाचे हे म्हणणे मान्य करून इंद्राने माझ्या मातेला सोडून दिले शिवाय हिच्या गर्भामध्ये भगवत भक्त आहे हे जाणून त्याने माझ्या मातेला प्रदक्षिणा केली आणि तो आपल्या लोकी निघून गेला यानंतर देवर्षी नारद माझ्या मातेला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि तिची समजूत घालून म्हणाले मुली तुझे पती तपश्चर्या करून परत येईपर्यंत तू इथेच राहा जशी आपली आज्ञा असे म्हणून निर्भयपणे देवर्षी नारदांच्या आश्रमात दैत्यराज घोर तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत ती राहू लागली माझी गरोदर माता गर्भातील बाळाचे कल्याण व्हावे आणि योग्य वेळी प्रसूती व्हावी या इच्छेने मोठ्या भक्तिभावाने नारदाची सेवा करीत राहिली देवर्षी नारद अतिशय दयाळू आणि सर्व समर्थ आहेत त्यांनी माझ्या मातेला भागवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञान असा दोन्हींचा उपदेश दिला उपदेश करतेवेळी त्यांचे लक्ष मीही होतो पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळे आणि स्त्री स्वभावानुसार माझ्या मातेला त्या ज्ञानाचे स्मरण राहिले नाही परंतु देवर्षींची विशेष कृपा असल्याने अजूनही मला त्याची विस्मृती झाली नाही माझ्या या म्हणण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवाल तर तुम्हालाही ते ज्ञान प्राप्त होऊ शकेल कारण श्रद्धेमुळे स्त्रिया व मुले यांची बुद्धीसुद्धा माझ्याप्रमाणेच देहाधिकांविषयीचा अहंकार नष्ट करणारी होऊ शकते ज्याप्रमाणे ईश्वरमूर्ती कालाच्या प्रेरणेने वृक्षांच्या फळांना सहा विकार होतात त्याचप्रमाणे जन्म अस्तित्वाची जाणीव वाढ परिणाम क्षय आणि विनाश हे सहा विकार शरीरालाच दिसतात त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही आत्मा नित्य अविनाशी शुद्ध एक क्षत्रज्ञ आश्रय निर्विकार स्वयंप्रकाश सर्वांचे कारण व्यापक असंग तसेच कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेला असा आहे ही आत्म्याची बारा उत्कृष्ट लक्षणे होत यांच्या योगाने आत्मतत्व जाणणाऱ्या पुरुषाने अज्ञानामुळे शरीर इत्यादींच्या मध्ये जो मी आणि माझेपणाचा खोटा भाव उत्पन्न होतो त्याचा त्याग केला पाहिजे जसे दगडामध्ये असलेले सोने काढण्याची युक्ती माहीत असणारा सुवर्णकार त्या युक्तीने सोन्याची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे अध्यात्मतत्व जाणणारा पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायांच्याद्वारे आपल्या शरीररूप क्षेत्रातच ब्रह्मपदाचा साक्षात्कार करून घेतो मूळ प्रकृती महत्त्व अहंकार आणि तन्मात्रा या आठ तत्वांना आचार्यांनी मूळ प्रकृती म्हटली आहे सत्व रज आणि तम हे तिचे तीन गुण आहेत आणि दहा इंद्रिये एक मन आणि पंचमहाभूते हे तिचे सोळा विकार आहेत या सर्वांमध्ये एक पुरुष तत्व व्यापून राहिले आहे या सर्वांचा समुदाय म्हणजेच हा देह होय हा स्थावर व जंगम असा दोन प्रकारचा आहे या देहात अंतकरण इंद्रिये इत्यादी अनात्म वस्तूंचाच हा आत्मा नाही असा निषेध करीत आत्म्याला शोधले पाहिजे आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे परंतु तो त्या सर्वांपासून वेगळा आहे अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळूहळू सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यावर विचार केला पाहिजे जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या बुद्धीच्या तीन वृत्ती आहेत या वृत्तींचा ज्याच्यामुळे अनुभव येतो तोच सर्वांपलीकडचा सर्वांचा साक्षी परमात्मा होय जसे गंधामुळे त्याचा आश्रय असलेल्या वायूचे ज्ञान होते त्याचप्रमाणे बुद्धीच्या या कर्मजन्य आणि बदलणाऱ्या तिन्ही अवस्थांच्या द्वारा त्यात साक्षीभावाने व्याप्त असणाऱ्या आत्म्याला जाणावी गुण आणि कर्मामुळे उत्पन्न होणारे हे जन्ममृत्यूचे चक्र आत्म्याला शरीर आणि प्रकृतीपासून वेगळे करीत नसल्यानेच चालू आहे हे अज्ञानमूलक आणि मिथ्य आहे असे असून सुद्धा जीवाला याची स्वप्नाप्रमाणे प्रचिती येत असते म्हणून तुम्ही प्रथम या गुणांना अनुसरून होणाऱ्या कर्माचे बीजच नाहीशी केले पाहिजे असे केल्याने बुद्धीच्या निरनिराळ्या वृत्तींचा प्रवाह नाहीसा होतो यालाच दुसऱ्या शब्दात योग किंवा परमात्म्याशी मिलन असे म्हणतात हे करण्यासाठी हजारो साधने आहेत परंतु ज्या उपायाने सर्व शक्तिमान भगवंताविषयी स्वाभाविक निष्काम प्रेम निर्माण होईल तोच उपाय सर्वश्रेष्ठ होईल ही गोष्ट स्वतः भगवंतानीच सांगितली आहे गुरूंची प्रेमपूर्वक सेवा आपल्याला जे मिळेल ते सर्व प्रेमाने भगवंतांना समर्पित करणे भगवतप्रेमी महात्म्यांचा सत्संग भगवंताची आराधना त्यांच्या कथांविषयी श्रद्धा त्यांच्या गुण आणि लिलांचे कीर्तन त्यांच्या चरणकमलांचे ध्यान त्यांची मंदिरे मूर्ती इत्यादींचे दर्शन पूजन इत्यादी साधनांनी भगवंताविषयी स्वाभाविक प्रेम उत्पन्न होते सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी सर्व प्राण्यामध्ये विराजमान आहेत या भावनेने सर्व प्राण्यांची इच्छा यथाशक्ती पूर्ण करून अंतकरणपूर्वक त्यांचा सन्मान करावा काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या सहा शत्रूंवर विजय प्राप्त करून जे लोक भगवंताची भक्ती करतात त्यांना त्या भक्तीमुळे भगवान वासुदेवांविषयी प्रेम निर्माण होते जेव्हा भगवंतानी लीला शरीराने केलेल्या अद्भुत पराक्रमाने त्यांचे अनुपम गुण आणि चरित्रांचे श्रवण करून अत्यंत आनंदाच्या उद्रेकाने मनुष्याचे शरीर रोमांचित होते असूंमुळे कंठ दाटून येतो आणि तो लाज लज्जा सोडून मोठमोठ्याने गाऊ नाचू लागतो आणि ओरडतोही ज्यावेळी तो ग्रहपिढीने वेडा झालेल्या माणसाप्रमाणे कधी हसतो कधी रडतो कधी ध्यान करतो तर कधी भगवत भावाने लोकांना नमस्कार करू लागतो जेव्हा तो भगवंतामध्येच तन्मय होऊन दीर्घ निश्वास टाकू लागतो आणि संकोच सोडून हरे जगतपते नारायणा असे म्हणू लागतो तेव्हा भक्तियोगाच्या महान प्रभावाने त्याची सर्व बंधने तुटून पडतात आणि भगवत भावाचीच भावना करीत करीत त्याचे हृदयसुद्धा तदाकार भगवन्मय होऊन जाते त्यावेळी त्याच्या जन्ममृत्यूच्या बीजांचा सुद्धा जळून जातो आणि तो श्री भगवंतांना प्राप्त होतो या जगात पापात्म्या जीवासाठी भगवंताची प्राप्ती ही संसार चक्राला मिटवून टाकणारी आहे काही विद्वान या वस्तूला ब्रह्म आणि काही जण निर्वाण सुखाच्या रूपात ओळखतात म्हणून शहाण्या मित्रांनो आपापल्या हृदयामध्ये तुम्ही हृदयेश्वर भगवंताचे भजन करा असुर कुमारानो आपल्या हृदयातच आकाशाप्रमाणे नित्य विराजमान असणाऱ्या भगवंताचे भजन करण्यासाठी कोणते असे विशेष कष्ट पडतात ते समान रूपाने सर्व प्राण्यांचे प्रेमळ मित्र आहेत एवढेच काय आपले आत्माच आहेत त्यांना सोडून भोग सामग्री का गोळा करायची धन पत्नी गुरेढोरे पुत्र घर जमीन हत्ती खजिना इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे ऐश्वर एवढेच काय संसारातील विनाशी संपूर्ण धन आणि भोगसामग्री क्षणभंगूर जीवन असणाऱ्या या मनुष्याला कितीशी सुख देऊ शकेल त्याचप्रमाणे यज्ञयागामुळे प्राप्त होणारी स्वर्गादी लोकसुद्धा नाशवान आणि उंच नीच असे आहेत म्हणून ते सुद्धा निर्दोष नाहीत केवळ परमात्म्यामध्ये दोष असलेला कोणी पाहिला नाही की ऐकला नाही म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनन्य भक्तीने त्याचेच भजन केले पाहिजे याशिवाय स्वतःला मोठा विद्वान समजणारा मनुष्य या लोकात ज्या उद्देशाने वारंवार अनेक कर्मे करतो त्या उद्देशांची प्राप्ती तर लांबच उलट त्याच्या विपरीतच फळ त्याला खात्रीने मिळते या जगात कर्म करणाऱ्याचे दोन उद्देश असतात सुख मिळवणे आणि दुःखापासून सुटका करून घेणे परंतु जो अगोदरच इच्छा नसल्यामुळे सुखात राहत असे त्याला आता इच्छेमुळे नेहमी दुःख भोगावे लागते मनुष्य सकामकर्माने या लोकी ज्या शरीरासाठी भोग प्राप्त करू इच्छितो ते शरीरच मुळे आपले नाही नाशवान आहे आणि येणारे जाणारे आहे जेथे शरीराचीच ही अवस्था आहे तिथे त्याच्यापासून वेगळे असणाऱ्या पुत्र स्त्री धन घर राज्य खजिना हत्ती घोडे मंत्री नोकरचाकर आप्तेष्ट आणि आपले वाटणारे इतर यांची काय कथा हे विषय शरीराबरोबरच नष्ट होणारी अर्थपूर्ण वाटले तरी अनर्थ करणारेच आहेत आत्मा स्वतःच आनंदाचा महान समुद्र आहे त्याला या वस्तूंचा काय उपयोग बंधून विचार करा जो जीव गर्भात असल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये आपल्या कर्माच्या अधीन होऊन अनंत क्लेश भोगतो त्याचा या संसारात काय स्वार्थ आहे सूक्ष्म शरीरालाच तो जीव आपला आत्मा मानून त्याच्याद्वारा अनेक प्रकारची कर्मे करतो आणि कर्मामुळेच पुन्हा शरीर ग्रहण करतो अशा प्रकारे कर्मामुळे शरीर आणि शरीरामुळे कर्म ही परंपरा चालू राहते आणि हे सर्व अविवेकामुळे होते म्हणून निष्काम भावाने निष्क्रिय आत्मस्वरूप भगवान श्रीहरींचे भजन करा धर्म अर्थ आणि काम हे त्यांच्या इच्छेखेरीज मिळत नाहीत भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांचे ईश्वर आत्मा आणि परम प्रियतम आहेत आपणच निर्माण केलेल्या पंचमहाभूते आणि सूक्ष्मभूते इत्यादींच्याद्वारे निर्माण केलेल्या शरीरामध्ये ते जीव म्हणून राहतात देवता दैत्य मनुष्य यक्ष किंवा गंधर्व कोणी का असेना जो भगवंताच्या चरणकमलाचे सेवन करतो त्याचे प्रमाणेच कल्याण होते दैत्य बालकांनो भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मण देवता किंवा ऋषी होणे सदाचाराने विविध ज्ञानाने परिपूर्ण होणे दान तप यज्ञ शारीरिक आणि मानसिक पवित्रता तसेच व्रतांचे अनुष्ठान हे पुरेसे नाही भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात इतर सर्व निरर्थक गोष्टी आहेत म्हणून दानव बंधून सर्व प्राण्यांना आपल्यासारखेच समजून सर्वत्र विराजमान सर्वात्मा सर्व शक्तिमान भगवंताची भक्ती करा भगवंताच्या भक्तीच्या प्रभावाने दैत्य यक्ष राक्षस स्त्रिया क्षुद्र गवळी पशुपक्षी आणि पुष्कळशे पापी जीवसुद्धा भगवत भावाला प्राप्त झाले आहेत या शरीरामध्ये जीवाचा सगळ्यात मोठा स्वार्थ एवढाच आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंताचे दर्शन करणे हेच त्या भक्तीचे स्वरूप आहे या ठिकाणी सातवा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू